कधी तू हसावे कधी तू रुसावे कधी तू हसावे कधी तू रुसावे नको ग नको ग नको साजणी कधी तू हसावे कधी तू रुसावे नको ग नको ग नको साजणी कधी तू हसावे सखी प्रीत माझी तुला वाहिली तुझी मूर्त डोळ्यात मी पाहिली सखी प्रीत माझी तुला वाहिली तुझी मूर्त डोळ्यात मी पाहिली मी पाहिली नको हा बहाणा असा दूर जाना नको ग नको ग नको साधणी कधी तू हसावी ही फुले ना कशी तिला भावना ही कळे ना कशी कळी ना ही फुले ना कशी तिला भावना ही कळे ना कशी कळे ना कशी मुखी गोड भाषा अशी ही निराशा नको ग नको ग नको सागणी कधी तू हसावे प्रिय राहसी तू मनी मानसी जगावे वेगळी तू अशी प्रेयसी तू मनी मानसी, जगावे वेगळी तू अशी प्रेयसी अशी प्रेयसी मलाही करावे, तुलाही दुरावे नको ग नको ग नको सागणी कधी तू हसावे कधी तू रसावे नको ग नको ग नको कधी तू हसावी